दुपारचा एक वाजतोय शास्त्रीय वाद्य संगीतात श्री रामनारायण आता सारंगीवर राग अलह्या बिलावल वाजवतील त्यांना तबला सत करतायत श्रीधर क्षीरसागर सारंगीवर राग अलह्या बिलावल कलाकार श्री रामनारायण सारंगीवर राग अलया बिलावल वाचवत होते तबलासात श्रीधर क्षीरसागर यांनी केली त्यांचं सारंगी वाजून रात्री नऊ वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल आकाशवाणी मुंबई